ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय दहावा जडभरत आणि राजा रहुगणाची भेट शुकदेव म्हणाला एकदा सिंधू सव्वीर या देशाचा राजा रहुगण पालखीत बसून चालला होता तो जेव्हा युक्षुमती नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला तेव्हा पालखी वाहणाऱ्या भोयांच्या जमादाराला एका भोयाची आवश्यकता वाटली भोयाचा शोध करताना दैववशात त्याला हा ब्राह्मण दिसला ज्याला पाहून त्याने विचारले की हा मनुष्य धष्टपुष्ट तरुण आणि मजबूत अंगापिंडाचा आहे म्हणून हा बैल किंवा गाढवाप्रमाणे पालखी वाहू शकेल असा विचार करून वेठ बिगारीसाठी त्याने घेतलेल्या इतर भव्यांच्या बरोबर यालाही जबरदस्तीने पकडून पालखी वाहण्यासाठी जुंपले या कामाला जरी महात्मा भरत योग्य नव्हता तरीसुद्धा काहीही न बोलता गुपचूपपणे पालखी उचलून तो चालू लागला आपल्या पायाखाली एखादा जीव शिरडला जाऊ नये म्हणून तो श्रेष्ठ भरत दोन हात अंतर पुढे पाहून चालत असे म्हणून अन्य भोयांच्या चालीशी असा मेळ जमत नव्हता त्यामुळे जेव्हा पालखी वाकडी तिकडी होऊ लागली तेव्हा ते पाहून राजा रघुगुण पालखी वाहणाऱ्यांना म्हणाला अरे भयानो नीट चाला पालखी अशी खालीवर करीत का चालत आहात तेव्हा आपल्या स्वामींचे हे कठोर वचन ऐकून राजा आपल्याला दंड देईल या भीतीने ते भोई राजाला म्हणाले महाराज यात आमचा काही दोष नसून आम्ही आपल्या नियमानुसार योग्य रीतीनेच पालखी घेऊन चाललो आहोत पण हा एक नवीन भोई आताच पालखीला जोडला आहे तो भरभर चालत नाही त्यामुळे आम्ही याच्याबरोबर पालखी घेऊन जाऊ शकत नाही भोयांचे हे दिनवचन ऐकून राजा रघुगुणाने विचार केला की संसर्गाने उत्पन्न होणारा दोष एका व्यक्तीत असेल तर त्याच्याशी संबंध येणाऱ्या सर्व माणसांमध्ये तो दोष येऊ शकतो म्हणून याचा प्रतिकार केला नाही तर हळूहळू हे सर्व भोई आपली चाल बिघडवतील असा विचार करून रहुगुणाला थोडासा राग आला त्याने जरी महापुरुषांची सेवा केली होती तरी तरी त्याची बुद्धी रजोगुणाने व्यापली गेली तो उपरोधिकपणाने म्हणू लागला अरे बंधू ही पालखी वाहून तू फार थकला आहेस हे पाहून मला फार वाईट वाटते या तुझ्या सहकार्याने तुला थोडीसुद्धा मदत केली नाही असे वाटते इतक्या दूरवरचे अंतर बऱ्याच वेळापासून तू एकटाच ही पालखी वाहत आहेस तुझे शरीर सुद्धा विशेष धट्टेकट्टे आणि ताजे तवाने नाही शिवाय मित्रा तू वृद्ध असल्याने दमून गेला आहेस अशा प्रकारे पुष्कळ उपरोधिक बोलणे ऐकूनही तो पहिल्याप्रमाणेच गुपचूप पालखी उचलून चालू लागला त्याला या बोलण्याचे काहीच वाईट वाटले नाही कारण त्याच्या दृष्टीने पंचमहाभूते इंद्रिय आणि अंतकरण यांचा समूह म्हणजे आपले हे अंतिम शरीर म्हणजे अविद्येचेच कार्य होईल विविध अंगाने युक्त असे हे दिसत असून सुद्धा वस्तुता हे नाहीच म्हणून त्याविषयीचा त्याचा मी माझेपणाचा मिथ्या आभास संपूर्णपणे नाहीसा झाला होता आणि तो ब्रह्मरूप झाला होता अजूनही पालखी व्यवस्थित नेली जात नाही असे पाहून रहुगण क्रोधाने लाल होऊन म्हणू लागला अरे हे काय तू जिवंत असून मरतोकड्यासारखा माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून माझा अपमान करीत आहेस तू अगदीच निर्लज्ज आहेस अरे ज्याप्रमाणे यमराज लोकांना त्यांच्या अपराधासाठी दंड देतात त्याप्रमाणे मी आता तुला शिक्षा करतो म्हणजे तू वटणीवर येशील रघुगणाला आपण राजा असल्याचा अहंकार होता म्हणून तो अशी पुष्कळशी वायफळ बडबड करीत होता तो स्वतःला मोठा पंडित समजत असे म्हणून रजतमामुळे आलेल्या मस्तीने त्याने भगवंताच्या प्रीतीपात्र भक्तवर भरताचा तिरस्कार केला योगेश्वरांच्या लोकविलक्षण आचरणाचा त्याला काहीच पत्ता नव्हता सर्व प्राण्यांचा सुरद आणि आत्मा कोणत्याही प्रकारचा अभिमान नसलेला ब्रह्मस्वरूप असा तो ब्राह्मण जणू हसत बोलू लागला तो म्हणाला हे वीरा तू वक्रोक्तीने जे म्हणालास ते योग्यच आहे त्यात व्यंग्योक्ती मुळीच नाही भार नावाची काही वस्तू असेल तर ती वाहून नेणाऱ्यासाठी आहे मार्ग म्हणून काही असेल तर तो चालणाऱ्यासाठी आहे लठ्ठपणा सुद्धा त्याचाच आहे हे सर्व शरीरासाठी म्हटले जाते आज्ञासाठी नाही ज्ञानीजन अशा गोष्टी करीत नाहीत स्थूलता कृशता आधी व्याधी भूक तहान भय कलह इच्छा म्हातारपण निद्रा प्रेम क्रोध अभिमान आणि शोक हे सर्व धर्म देहाभिमान धरून होणाऱ्या जीवांमध्ये राहतात माझ्यामध्ये याचा लवलेशही नाही हे यशस्वी राजन तुम्ही जी जगण्या मरण्याची गोष्ट सांगितलीत ती आधी अंत असणाऱ्या विकारी पदार्थांमध्ये नियमितपणे असते जेथे स्वामी सेवक भाव स्थिर असेल तेथे आज्ञापालनाचा नियम सुद्धा लागू होतो आपण राजा आहात आणि मी प्रजा आहे अशा प्रकारच्या भेद बुद्धीसाठी मला व्यवहाराखेरीज दुसरे काहीच कारण दिसत नाही परमार्थ दृष्टीने पाहिले तर कोण स्वामी आणि कोण सेवक तरी सुद्धा राजन मी तुमची काय सेवा करू सांगा वीरवर मी वेडा उन्मत्ता आणि मूर्खाप्रमाणे आपल्याच स्थितीमध्ये असतो मला शिक्षा करून तुमच्या हाती काय लागणार जर मी मुळातच मूर्ख आणि चुका करणार असेल तर मला शिक्षा देणे हे दळलेले पीठ पुन्हा दळण्यासारखेच होणार आहे तेव्हा शुक म्हणाला मुनीवर जड भरत यथार्थ तत्वांचा उपदेश करीत एवढे उत्तर देऊन गप्प राहिला त्याचे देहात्म बुद्धीचे कारण अज्ञान नाहीशी झाले होते म्हणून तो अत्यंत शांत झाला होता एवढे बोलून भोग भोगून प्रारब्ध क्षय करण्यासाठी तो पुन्हा पहिल्याप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन चालू लागला हे परीक्षिता सिंधुसवीर नरेश रहुगुण सुद्धा आपल्या पूर्ण श्रद्धेमुळे तत्व जिज्ञासेचा पूर्ण अधिकारी होता जेव्हा त्याने त्या द्विज श्रेष्ठाच्या तोंडून अनेक योग ग्रंथांनी समर्थन केलेली आणि हृदयाच्या ग्रंथीचे छेदन करणारी ही वाक्य ऐकली तेव्हा तो ताबडतोब पालखीतून खाली उतरला त्याचा राजमद पूर्णपणे उतरला होता म्हणून त्याने त्याच्या चरणावर डोके ठेवून अपराधाची क्षमा मागत म्हणते आपण असे गुप्तपणे फिरणारे आपण कोण आहात आपण अवधूतांपैकी कोणी आहात काय आपण कोणाचे पुत्र आहात आपला जन्म कुठे झाला आणि इथे आपले येणे कसे झाले आपण आमचे कल्याण करण्यासाठी इथे आलेले सत्वमूर्ती भगवान कपिल देव तर नाही ना मला इंद्राच्या वज्राची महादेवाच्या त्रिशुलाची किंवा यमराजांच्या दंडाची भीती वाटत नाही मला अग्नी सूर्य चंद्र वायू किंवा कुबेराच्या शस्त्रांचेही भय वाटत नाही परंतु मी ब्रह्मज्ञानाच्या अपमानाला मी फार भीतो अशा प्रकारे आपली विज्ञानरूप आणि शक्ती लपून मूर्खाप्रमाणे वागणारे आपण कोण आहात ते मला सांगावे विषयांबद्दल आपण संपूर्णपणे अनासक्त आहात मला आपला काही थांगपता लागत नाही साधू आपल्या योगयुक्त वाक्यांच्या बुद्धीने विचार करून सुद्धा माझा संदेह दूर होत नाही मी आत्मज्ञानी मुनींचे परमगुरु आणि साक्षात श्रीहरींच्या ज्ञानशक्तीचे अवतार असणाऱ्या योगेश्वर भगवान कपिलाना हे विचारण्यासाठी चाललो होतो की या लोकी शरण जाण्यासाठी योग्य कोण आहे लोकांची स्थिती पाहण्यासाठी अशा प्रकारे आपले खरे स्वरूप लपून विहार करणारे ते कपिल मुनी आपणच आहात काय घरात आसक्त राहणारा विवेकहीन पुरुष योगेश्वरांची गती कशी जाणू शकेल बरे कर्मामध्ये श्रम होताना मी स्वतः पाहिले आहे म्हणून माझे अनुमान आहे की खांद्यावर भार घेऊन चालल्याने आपल्याला निश्चितपणे श्रम होत असतील मला व्यवहार मार्गच योग्य वाटतो कारण मिथ्या घड्यातून पाणी आणणे इत्यादी कार्य होत नाहीत चुलीवर ठेवलेले भांडे जेव्हा अग्नीमुळे तापू लागतील तेव्हा त्यातील पाणी सुद्धा उकळू लागते आणि त्या पाण्याने तांदळाच्या आतील सुद्धा शिजतो याचप्रमाणे आपल्या देह इंद्रिय प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे सान्निध्यामुळे आत्म्याला सुद्धा त्या श्रमाचा अनुभव येतो आपण जी दंड देणे इत्यादींची व्यर्थता सांगितली राजा हा प्रजेचे शासन आणि पालन करण्यासाठी नेमलेला प्रजेचा दासच आहे त्याने शिक्षा करणे हे पीठ पुन्हा दळण्यासारखे व्यर्थ होऊ शकत नाही कारण आपल्या धर्माचे पालन करणे हे भगवंताची सेवाच आहे ती करणारी व्यक्ती आपली संपूर्ण पापराशी नष्ट करते हे दिनबंधू राजेपणाच्या अभिमानाने उन्मत्त होऊन मी आपल्यासारख्या श्रेष्ठ साधूशी अवज्ञा केली आहे आपण आता माझ्यावर अशी कृपा दृष्टी ठेवा की ज्यामुळे या साधू अवज्ञारूप अपराधातून मी मुक्त होईल आपण देहाभिमान शून्याने विश्वबंधू श्रीहरींचे अनन्य भक्त आहात म्हणून सर्वांमध्ये आपली समान दृष्टी असल्याने या मानापमानामुळे आपल्यामध्ये काही विकार उत्पन्न होऊ शकत नाही तरीसुद्धा आपल्यासारख्या महापुरुषाचा अपमान केल्यामुळे माझ्यासारखा मनुष्य त्रिशूलधारी महादेवांच्यासारखा प्रभावशाली असला तरी थोड्याच काळात नष्ट होतो या ठिकाणी दहावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू